अजी सुनते हो हाँ सुनी तो रहा हूँ क्या सुन रहे हो रेडियो पुनेरी आवाज ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम खुश रहो खुशिया मनो नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात radio Puneri Awaaz one zero seven point eight F M खुश रहो खुशिया वाटो आणि जसे की आता वेळ झाला एक मुलाखत ह्या कार्यक्रमाचा तर आज आपण खूप अशा लोकांशी भेटणार आहोत आणि ज्या ज्यांचं व्यक्तिमत्व फार मोठं आहे तर आत्ता आपल्यासमोर एक सर बसलेत हॅलो हॅलो नमस्कार सर तर तुमचं नाव आणि तुमचं थोडंसं पर्सनल परिचय असं तुम्ही सांगू शकशाल माझं नाव अभिजित पुरी आहे आणि मी ॲक्च्युली मूळ माझं बेळगाव गाव आहे कर्नाटकमध्ये बॉर्डर महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक हे तीन स्टेट्स असल्यामुळे माझी मराठी थोडीशी शेकी आहे <laughs> तर तरी पण मी बोलायलाच प्रयत्न करतो <laughs> अधूनमधून इंग्लिशमध्ये बोलणार हां चालेल नो प्रॉब्लेम पण जसं आत्ता तुम्ही कुठले होता ते सांगितलं तर मग तुमचं क्वालिफिकेशन कुठे आणि किती झालं ते पण आम्हाला ऐकायला खूप आवडेल ओके माझं engineering background plus M B H R केलेलं आहे इंडस्ट्री एक्सपिरियन्समध्ये मी ऑलमोस्ट सतरा वर्ष ते अठरा वर्ष आहे आता सध्या तर पुण्यात येऊन मी ऑलमोस्ट थोडे अठरा वर्ष झालेले आहेत तर एच आर इंडस्ट्रीमध्येच आहे मी कंपनीजमध्ये मी तीन कंपनीज काम केलं ओस्ट वाय सामा टेक्नॉलॉजीज आणि इनोप्लेक्सस सध्या मी आता सध्या as an H R head म्हणून इनोप्लेक्सस कंपनीमध्ये काम करतो आणि जी कंपनी आमची आहे ती पूर्ण डेटा सायन्स मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आहे सध्या ओके तर जसं की आत्ता आपण या कॉलेजमध्ये आहोत राजश्री शाहू महाराज शाहू कॉलेजमध्ये ऑफ इंजिनिअरिंग तर मग तुम्ही या कॉलेजशी कसं असोशिए कसं काय असोशिएटेड आहात मी वाईस प्रेसिडेंट आहे एच आर इन्फोटेक असोसिएशनचा ही एक कम्युनिटी आहे for all the H R folks जे पूर्ण पुण्यातले सगळे I T I T S कंपनीमधले एच आरचे इंडस्ट्रीमध्ये जे कोणी पण असेल ते सगळेजण आहे त्याच्यामध्ये खूप सारे मोठे मोठे कंपनीज आहेत ज्याचे H R executive managers C H R Os H R heads रिक्रुटमेंटचे लोक सगळेजण असतात ते ही स्पेसिफिक कम्युनिटी फक्त एच आर लोकांसाठी आहे तर त्या कम्युनिटीमधनं आपण खूप सारे असे कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि दुसरे कोणतेही एज्युकेशन इन्स्टिट्यूशनबरोबर टायप असतं तर तसंच जे एस पी एम कॉलेजमध्ये पण आमचं टायप आहे खूप वर्षापासून आम्ही खूप सारे कॅम्पस प्लेसमेंटसाठी इथे येतो आणि इथून आम्ही खूप सारे इंजिनियर्स प्लस दुसरे इन्स्टिट्यूशन्समध्ये पण स्टुडंट्सना रिक्रूट करतो तर जसं की आत्ता इथे हा प्रोग्राम हेल्प झाला autonomy beginning of new era तर मग ह्यामुळे स्टुडंट्सला किंवा इंजिनियर्सला काय बेनिफिट होईल सध्यापर्यंत कसं होतं की सगळं जे काही पण पुस्तकी ज्ञान होता तो चालत येतं तर आता ऑटोनॉमस आल्यामुळे काय होणार आहे की आपल्या अनुसार स्टुडंट्सना पुढे रेडीनेस करण्यासाठी मार्केट रेडीनेस म्हणतात ते करण्यासाठी जे गरज आहे आणि जे सब्जेक्ट्स घालायला पाहिजेत ते आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स घालू शकतात आता तसंच मला असं वाटतं जी एस पी एमला पण सध्या आता परवानगी मिळालेली आहे त्याच्याबद्दल आणि त्याच्यामध्ये आपण एच आर इन्फोटेक्सेशन जे आहे ते आपण पण त्यांना हेल्प करू शकतो की स्टुडंट्सना काय तयारी पाहिजे पुढे मार्केटमध्ये त्यांना जॉबसाठीच नव्हे फक्त खरं जॉबच्या पुढे पण कसं त्यांनी करायला पाहिजे कसं त्यांचं करिअर प्रोग्रेशन व्हायला पाहिजे आणि मार्केटमध्ये म्हणजे इंडस्ट्री जॉबमध्ये काय प्रश्न होतात काय चॅलेंजेस येतात प्रोजेक्ट्स काय असतात ते सगळं आम्ही आमचं एक्सपिरियन्स इथं येऊन त्यांना गायडन्स देऊ शकतो ताकि स्टुडंट्स त्याच्याने तयारी करू शकतील आपली ते आपण करू शकतो ओके तर जसं आता तुम्ही सांगितलं की ती ते कसं बेनिफिट करेल स्टुडंट्सला और इंजिनियर्सला पण पेरेंट्सला याचे काय बेनिफिट असतं पेरेंट्सना कसं असतं की कोणतेही पेरेंट्स आपल्या मुलांमध्ये आपली जी कमी असते त्याच्यापेक्षा जास्ती करण्याचा प्रयत्न असतो त्यांना की आपण हे करू शकलो नाही म्हणून त्यांनी आपल्या मुलांमध्ये ते स्वप्न बघतात मग ते स्वप्न साकारायसाठी त्यांनी त्यांचे सगळं आयुष्य आपलं आपली पूंजी जे काय पण कमाई आहे जे काय पण टाईम आहे एनर्जी आहे ते सगळे आपल्या मुलांमध्ये घालतात हो. त्यांना हा असा असतो की आपली मुलं आपले स्वप्न साकार करतील हे त्यांचं ऑलवेज मनामध्ये असतं तर आता त्याचं प्रसंगीचं कसं त्यांनी फायदा घेऊन आता स्टुडंट्स कसं फायदा घेऊन त्याचं कार कसं करणार हे इम्पॉर्टंट असतं त्यांचं लक्ष हे असणार की आपली मुलं चांगलं व्हायची आमच्यापेक्षा चांगली व्हायची अशी इच्छा असते हो. खरंच खूप ट्रू थिंग आत्ता तुम्ही इथे सांगितली आणि आय थिंक सो सगळ्याच पॅरेंट्सला कळायला असेल की याचंसुद्धा इम्पॉर्टन्स काय आहे आणि इवन इंजिनियर्स होतो स्टुडंट इंजिनियर्स जे आहेत त्यांनासुद्धा आय थिंक सो याबद्दल पुरे तितकी इन्फॉर्मेशन असेल आता त्यांच्याकडे पण मला असं वाटतं आपल्याला अजून खूप गप्पा मारायच्यात पण त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती पण हो मित्रांनो तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि ऐकत रहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M खुश रहो खुशियाँ बांटो नमस्कार मैं हूँ पेंटल आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम खुश रहो खुशियाँ बांटो नमस्कार मित्रांनो एका छोट्याशा ब्रेकनंतर आपण परत जोडले गेलेले आहोत आपल्या एका छानशा कार्यक्रमात म्हणजेच एक मुलाखत आणि जसे की आपण अभिजित सरांबरोबर खूप छान गप्पा मारतोय तर सर आता मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की करंट तुम्ही नक्की काय करता मी आता सध्या एच आर एड आहे इनोप्लेक्सेस कंपनीमध्ये ही company machine learning data science आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आहे सध्या कसं असतं की खूप सारे एक कोणताही औषधी मार्केटमध्ये येण्याच्या आधी त्याला ऑलमोस्ट दहा ते पंधरा या वीस वर्षसुद्धाही लागतात सगळं रेडीनेस करून ते एफ डी आय असोसिएशनचं अप्रुव्हल मिळून सगळं येऊन टेस्ट करून क्लिनिकल ट्रायल्स करून यासाठी पंधरा ते वीस वर्ष पण लागतात तर ही अशी आमची कंपनी आहे जी ड्रग मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज किंवा मेडिसिन बनवतात ते कंपनीज त्यांना असे सॉल्युशन्स देते की त्यांचा जो टाईम आहे इतका तो सगळा टाईम वाचून खूप कमी टायमामध्ये त्यांनी ते ड्रग मा मार्केटमध्ये आणू शकतात आणि त्यांचा पैसेही वाचतील तर टाईम वाचला की पैसे वाचले आणि मॅनपॉवरसुद्धाही वाचली आणि त्यांचे जे फेल्युअर्स आहेत ते ड्रग मेडिसिन मार्केटमध्ये आणण्यासाठी जे फेल्युअर्स होतात त्या फेल्युअर्सला मिनिमाइज करून ते क्लिनिकल ट्रायल्सचे जे फेल्युअर्सला मिनिमाइज करून कमीत कमी टायमात कमीत कमी पैसेमध्ये आणि रिसोर्सेसमध्ये कसं आणणं हे मदत करतो आपण वा खरंच खूप छान पण सर जसं की आता जाता जाता तुम्ही सगळ्या स्टुडंट्सला काय मेसेज द्या स्टुडंट्सना एकच मेसेज आहे की बुकवम असं हा शब्द मी लहान असताना ऐकत होतो पुस्तकी किडा हो. नसायचं आणि जितकं होईल इतकं प्रॅक्टिकॅलिटीज आणि आपला एक्सपिरियन्स आणि आपला अनुभव त्याच्यामध्ये घालणं आणि प्रत्येक गोष्टीला वाय हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे फक्त कोणीतरी सांगितलं आपल्याला म्हणून आपण ऐकून केलं त्याचाच अर्थ नाही आहे आपण विचारणं वाय का हे कसं केलं तर काय होणार असं केलं तर काय होणार नाही हा प्रश्न विचारणं आणि त्याचं उत्तर आपल्या स्वतःमध्ये समजून घेणं ना की फक्त कोणी सांगितलं या पुस्तकात लिहिलं आहे म्हणून वाचून हे करणं अर्थ नाही तर प्रत्येक गोष्टीचा प्रश्न स्वतः विचारून आणि त्याचं उत्तर घेणं आणि समजणं हे महत्त्वाचं आहे खरंच खूप छान मेसेज सरांनी आज आपल्याला दिला आणि आय होप की आपण सगळ्यांनी तो मेसेज आपल्या डे टू डे लाईफमध्ये घेतला पाहिजे आणि त्याचं जे महत्त्व आहे जसं आत्ता सरांनी सांगितलं की आपण काय करायचं हे स्वतः ठरवायचं आणि मग स्वतःलाच क्वेश्चन पण विचारायचा की वाय आणि जर आपण ते केलं तर काय होऊ शकतं आणि जर नाही केलं तर काय तर मला तरी असं वाटतं की आपण सगळ्यांनी आत्ता जसं सरांनी खूप छान आणि खूप इम्पॉर्टंट टिप आपल्याला दिली तर ती आपण डे टू डे लाईफमध्ये नक्की घेऊयात थँक्यू सर तुम्ही खूप छान गप्पा मारल्या आमच्याबरोबर पण तुम्हें तुम्ही मात्र ही जाऊ ना ऐकत रहा रेडियो पुनेरी आवाज मा zero seven point eight F M खुश रहो खुशिया बांटो हर अनसुनी आवाज का अपना प्लेटफॉर्म पुनेरी आवाज 107.8 एम खुश रहो खुशियाँ बांटो कॉल कीजिए seven two one nine one nine triple zero five पर